श्रीराम समर्थ पंचिका सहावी समास दुसरा तत्पद पंचकोश प्रकार ब्रह्मदृष्टीस दिसत नाही मनासही भासत नाही अज्ञानामुळे त्याचे परिपूर्ण स्वरूप कळत नाही परंतु त्याचे स्वरूप जाणल्याखेरीज जन्म मरण चुकणार कसे म्हणून विवेक विविध युक्तिवाद आणि अनुभव यांच्याद्वारे ते जाणून घ्यावे एक वार प्रयत्न करून जर ते कळले नाही तरी पुनः पुन्हा विचार केला पाहिजे श्रवण मननाच्या द्वारे पुनः पुन्हा त्याचा अभ्यास केला पाहिजे वेद शास्त्र पुराणे जे निरनिराळ्या प्रकारांनी विवेचन करतात तेच संतजन महानुभाव आपल्या उपदेशातून प्रकट करतात <clears throat> पण या जीवाचे अज्ञान एवढे प्रबळ असते की त्यांचे भवबंधन म्हणजे संसाराचे बंधन काही केल्या फिटत नाही ज्याने अनंत जन्मांमध्ये साधना केली आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होते तरी ज्ञानाचा प्रयत्न मात्र कधी कळत नाही म्हणून सोडून देऊ नये बळाने मनास ओलांडून म्हणजे मनावर मात करून पलीकडे जावे पिंडाच्या ठिकाणी मनाचा मोठा अडथळा म्हणजे उपाधी आहे ब्रह्मांडांच्या ठिकाणी मूळ स्फुरणाचा अडथळा आहे पण विचाराच्या सहाय्याने हे अडथळे पार केल्यानंतर सर्वत्र ब्रह्मच भरून राहिले आहे एकदा अनुभवाने म्हणजे प्रत्यक्ष साक्षात्काराने ते जाणून घेतले की मग ते सर्वत्र कोंदाटलेलेच आढळते मग ते पाहिले अथवा न पाहिले तरी प्रत्ययास येते त्याचा प्रत्यय यावा असे वाटले तर पंचकोशांचा निवाडा करावा त्यामुळे ब्रह्माचे रहस्य आपोआप कळून येईल ब्रह्मांडाचे जे स्थूल रूप दिसते ती पंचभूते समजावीत व स्थूल देह स्थूल देहातल्या प्रमाणे त्याला ब्रह्मांडाचा अन्नमय कोश म्हणून ओळखावे तो ब्रह्मांडांचा स्थूल देह होय हे स्थूल रूप आत्मस्वरूपाला आच्छादित करते म्हणून त्याला कोश असे नाव प्राप्त होते त्याच्या अंतर्भागात हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मांडाचा सूक्ष्मदेह असतो तोही एकावर एक अशा तीन आवरणांचा बनलेला असतो सूक्ष्मदेहात ज्याप्रमाणे प्राण मन बुद्धी असे तीन आच्छादनारे कोश असतात त्याप्रमाणे येथेही असतात हा हिरण्यगर्भ क्रिया म्हणजे प्राण करण म्हणजे मन आणि कर्ता म्हणजे बुद्धी या तीन तत्वाचा बदलेला असतो त्वपदाप्रमाणेच ही तीन तत्वे त्याचे प्राणमय कोश मनोमय कोश आणि बुद्धिमय कोश होत वायूचे विहरणवादी म्हणजे संचार इत्यादी स्वभावधर्म जीवांचे प्राणीमात्रांचे कर्मव्यवहार व कर्मेंद्रियांकडून होणाऱ्या क्रिया या सर्वांनी मिळून ब्रह्मांडाचा प्राणमय कोश होतो या क्रियात्मक प्राणमय कोशाचे कारण भोग्य अशा विषयांचे साधन म्हणजे ज्ञानेंद्रिये व मन म्हणजे मनोमय कोश होय या सर्वांचे जे कर्तृत्व अथवा कर्तेपण जे जगद्रूप कार्याचे निमित्त कारण जे सूत्रधाराप्रमाणे ज्ञानाच्या सूत्राने सर्वांना फिरवते आणि सर्व भूतांच्या अंतःकरणात राहून त्यांच्याकडून विविध क्रिया करवते जगरहाटीपासून स्वतः मात्र अलिप्त असते त्या तत्वाला विज्ञानमय कोश असे समजून घ्यावे सर्व सजीवांच्या बुद्धीचा समुदाय तेथे समष्टी रूपाने असतो तो ब्रह्मांडांचा चौथा विज्ञानमय कोश जाणावा अशा तऱ्हेने सूत्रात्मा अथवा हिरण्यगर्भ याचे लक्षण म्हणजे क्रिया कर्तेपण आणि कर्म होय अशा प्रकारे सूत्रात्म्याच्या तिन्ही समष्टीरूप कोशांचे निरूपण झाले त्या कर्तृत्वाच्या म्हणजे विज्ञानमय कोशाच्या गर्भात सूक्ष्मत्वाने वास्तव्य करणारा आनंदमय कोश आहे तो सर्व सुखांचा कंद आहे हा आनंदमय कोश अनुभवास येत नाही असे म्हणू नकोस तो अतिशय सूक्ष्म असून सर्व भूतांमध्ये गुढ रूपाने असतो तो सूक्ष्म बुद्धीनेच कळेल पटामध्ये म्हणजे वस्त्रामध्ये तंतू भरलेला असतो पण तंतू ज्या सूक्ष्म कणांचा भरलेला असतो तो सूक्ष्म दृष्टीनेच म्हणजे बुद्धीने म्हणजे अग्र म्हणजे टोकदार पाहता येतो त्याला समजून घे हा आनंदमय कोश सर्व बुद्धीचे अधिष्ठान असून सर्व कर्तृत्वाचेही कारण आहे विज्ञानमय कोशाचे ते सूक्ष्मतर असे अधिष्ठान आहे ब्रह्मा विष्णू महेश हे विविध व्यापार करतात शेवटी ते थकून जातात त्यांचे हे सर्वात श्रेष्ठ असे विश्रांती मंदिर आहे ज्याप्रमाणे पक्षी आपापल्या उद्योगासाठी आकाशात फिरतात त्या उद्योगांमुळे त्यांना पुष्कळ कष्ट होतात मग आपल्या पंखांचा संकोच करून आपल्या घरट्याकडे ते धाव घेतात त्याप्रमाणे कर्ता म्हणजे बुद्धी करण म्हणजे मन ही क्रियादिकांना म्हणजे प्राणांना घेऊन सर्वांचा आधार असलेल्या आनंदाने ओतप्रोत असलेल्या या कोशाकडे धाव घेतात जे जे ज्यापासून झाले ते ते त्या त्या कारणामध्ये राहतात शेवटी ते कारणही तत्पूर्वीच्या मूळ कारणाचे कार्यच असते म्हणून ते कारणही निज मूळ कारणातच विलीन होते आता यावर एक आक्षेप आहे का जर आनंद अशा प्रकारे सर्वांनाच बीज रूपाने आधार असेल तर सर्वांनाच आपोआप मोक्ष मिळणार असे होत नाही काय आता या आक्षेपाचे उत्तर आहे का झोपेत सर्व व्यापार थांबतात सर्व जीवांना विश्रांती मिळते पण तो मोक्ष नव्हे ज्ञानाने ज्यांचे अज्ञान नष्ट होते तेच मुक्त होतात पावन होतात बाकीच्या अज्ञानी लोकांना पुन्हा जन्म घ्यावाच लागतो झोपेत अज्ञान नष्ट होत नाही जीवाचे अज्ञान जावे म्हणूनच त्या आनंदमय कोशाची योजना आहे ज्ञानाने मूळ अज्ञान नष्ट होईल तरच ब्रह्मप्राप्ती शक्य आहे सांख्यवादी ज्या माया अथवा प्रधान यांना उपादान कारण मानतात त्यालाच वेदांतामध्ये अज्ञान असे नाव आहे जरी सांख्यमत मान्य केले तरी सांख्य ज्याप्रमाणे मायेचे सत्यत्व स्वीकारतात त्याप्रमाणे वेदांतात अज्ञान हे सत्य मानत नाहीत ते अज्ञान हे खोटे मानतात त्याला सत्यत्व देता येत नाही सांख्यमताप्रमाणे वेदांतात अज्ञान सत्य मानत नाहीत वेदांती सांख्याच्या सर्व शास्त्राचा स्वीकार करतात फक्त जेथे भेद असेल तेथे त्या भेदाचे निरसन करण्यासाठी त्या भिन्न मतांना दूषण देतात त्या भिन्न मतांवर टीका करतात मायेला प्रधान मानणे तिला सत्य मानणे हे जर सांख्याने सोडून दिले तर सांख्य आणि मत एकच आहेत त्यांनी मायेला सत्य मानले म्हणून वेदांतामध्ये त्यांना दोष लावला आहे असो हा आनंदमय कोष सुषुप्तीप्रमाणे आहे खरा पण स्वानुभवाने अज्ञान नष्ट झाले तरच जन्ममरण टळणार आहे अन्यथा नाही एका बाजूला दृश्य पसारा आहे जागृतीचा दुसऱ्या बाजूला स्वरूप म्हणजे ब्रह्मात्मैक्य आहे मध्ये शून्यावस्थेचा आरोप आहे ज्ञानाने असद्रूपाचा निराश झाला की सहजच सदरूपाची प्राप्ती होते म्हणून अज्ञान टाकून जेव्हा सर्व ज्ञानमय होते अज्ञान गेल्यानंतर जी ज्ञानावस्था येते मी ब्रह्म आहे ही जाणीव तीही त्या अज्ञानाबरोबरच नष्ट होते त्यानंतर केवळ ब्रह्मच उरते त्या ज्ञानामध्ये त्रिपुटीने युक्त असलेले म्हणजे ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ओसरते साधक आणि साध्य असा भेद नष्ट होऊन सर्वच साध्यरूप होते इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे तत्पद द्वितीय द्वितीयसमासः श्रीराम समर्थ